करू या शिक्षित तणावमुक्त सुखी समाज ऐकत रहा पुणेरी आवाज एकशे सात पॉइंट आठ खुश रहो खुशियाँ बांटो नमस्कार श्रोत्यो आपण ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M आनंदी राहा आनंद लुटा आणि आपल्या एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आज खूप सारे गेस्ट आपल्या आज भेटीला येणार आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारणार आहोत आज आपण एका खूप छान अशा व्यक्तिमत्वाशी आपण आज बोलणार आहोत त्यांच्या जीवनाचा जो प्रवास आहे आपण त्यांच्याकडूनच ऐकूया तर सर्वप्रथम नमस्कार सर नमस्कार आपण कॉलेजमध्ये बसलेलो आहोत J S P M institute of Pune त्याच्यामध्ये जे Rajarshi Shahu college of engineering या कॉलेजमध्ये आपण बसलेलो आहोत खूप सुंदर असा प्रोग्राम आज या कॉलेजमध्ये आहे आणि त्यानिमित्ताने सर या कॉलेजमध्ये आलेले आहेत तर आपण सरांशीच गप्पा मारू आणि सरांनाच विचारूया की सर तुमचा म्हणजे तुमचा जो परिचय आहे तो काय आहे माझं नाव विनय पाटील व्यवसायाने मेकॅनिकल इंजिनियर साधारण बत्तीस वर्ष मी इंडस्ट्रीमध्ये काम केलं आणि इंडस्ट्रीचा अनुभव म्हणजे मी दोन्ही टोकांचा घेतला पहिली जी सुरुवात केली ती बजाज ऑटोसारख्या खूप मोठ्या कंपनीमध्ये केली आणि त्याच्यानंतर जवळजवळ अठ्ठावीस एकोणतीस वर्ष मी फौज मार्शल नावाच्या मीडियम स्केल कंपनीत काम केलं माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडविषयी घरी आई मिसेस या दोघीजणी आहेत एक मुलगी आहे ती अमेरिकेत स्थायिक झालेली आहे आणि मिसेस नॅशनल इन्फॉर्मॅटिक्स सेंटरमध्ये काम करत होती गेल्या वर्षी आम्ही दोघांनी आपापल्या कामातनं बी आर एस घेतली म्हणजे व्हॉलेंटरी रिटायरमेंट आणि आम्ही सध्या ऑर्गॅनिक शेतीचे वेगवेगळे प्रयोग करत आहोत अरे वा खूप छान एक्सपिरियन्स आहे मीन्स एज्युकेशन इतक्या हायर लेवलमध्ये तुम्ही आहात आणि अचानक तुम्ही ऑर्गॅनिक शेतीकडे वळलात त्याच्याबद्दल थोडं सांगू शकता सर ऑर्गॅनिक शेतीकडे वळायचं कारण असं की बऱ्याच वेळा आपण वेगवेगळे आजार पाहतो आणि कित्येक वेळा हे आजार हे हळूहळू ॲक्युमुलेट होत जातात म्हणजे एखादी गोष्ट तुमच्या दहाव्या वर्षी सुरू होते आणि मग पन पन्नासाव्या वर्षी ती मोठं रूप धारण करते आणि याचं सगळ्याचं कारण जे आहे की आपलं आहार जो आपण घेतो त्याच्यामध्ये आहे बरोबर आत्ता जर आपण पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावात जिथं जिथं छोट्या किंवा मोठ्या प्रमाणात शेती होते तिथे केमिकल्स खूप मोठ्या प्रमाणात वापरली जातात हो, हो. आपण असं म्हणू शकतो की आपल्याला मोठ्या आउटपुटसाठी आपण खूप मोठी किंमत मोजतो म्हणून आम्ही असं ठरवलं की आमची जी वडलोबार्जित जमीन होती त्याच्यामध्ये आपण विषमुक्त शेती किंवा केमिकल्सचा एक कणही न वापरता शेती करायची असं ठरवलं आणि गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही प्रयोग करतोय आणि हळूहळू आमच्या असं लक्षात येत आहे की हे शक्य आहे अच्छा इनफॅक्ट सर्व शेतकऱ्यांना आम्हाला सांगायला आवडेल की पहिल्या एक दोन वर्षाच्या स्ट्रगल नंतर हळूहळू आता आम्हाला अशी खात्री वाटायला लागली आहे की आपण आपल्याला आवश्यक ते उत्तम दर्जाचं आणि विषमुक्त आपण आपल्या फॅमिलीसाठी आणि कम्युनिटीसाठी बनवू शकतो अच्छा म्हणजे खूप छान अशी गोष्ट सांगितली सर्व शेतकऱ्यांना कारण आजकाल आपण पाहतोय की युरिया असे केमिकलयुक्त हे वापरतात काय म्हणतात त्याला खत वापरतात आणि त्यामुळे जो त्यांना पाहिजे तसा त्यांना त्याच्यातून कस मिळत नाही आणि जसं तुम्ही सांगितलं ऑर्गॅनिक शेती तीन चार वर्षापासून तुम्ही ऑर्गॅनिक शेती करताय तर तुम्हाला रिझल्ट काय मिळाले सर त्याच्यामध्ये एक प्रत्यक्ष उदाहरण द्यायचं झालं तर आम्ही दोन वर्षापूर्वी वेगवेगळ्या डाळी केल्या तिथे अच्छा म्हणजे हरभरा तूर मूग हे करून मग त्याच्या आम्ही डाळी केल्या आमचे जे जवळचे नातेवाईक आणि मित्र आहेत त्यांना आम्ही ते एक्सपेरिमेंट करायला दिलं आणि दोन गोष्टी सगळीकडनं आम्हाला दोन गोष्टींचा फीडबॅक मिळाला की ह्या डाळींना शिजायला वेळ कमी लागतो अच्छा आणि दुसरी गोष्ट या डाळींमध्ये एक वेगळी चव आहे एक नैसर्गिक पण आहे जो तुम्ही जे रेग्युलर बाजारामधनं डाळी घेता त्याच्यामध्ये मिळत नाही अच्छा तर खरंच कारण आपण आजकाल ज्या डाळी वापरतो एक कारण केमिकल्स असल्यामुळे त्याच्यात चव जी आहे ती नाही आहे आणि तुम्ही जसं ऑर्गॅनिक शेती केल्यामुळे खरंच त्या डाळीमध्ये चव असणारच आणि अजून आपण गप्पा मारणार आहोत श्रोते हो, पण एका छोट्याशा ब्रेकनंतर तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ आनंदी राहा आनंद लुटा नमस्कार आपण ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात अंश आठ एफ एम मी स्मिता जयकर आनंदी रहा आनंद वाटा एका छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते पुन्हा एकदा स्वागत आहे एक मुलाखत या कार्यक्रमामध्ये आणि आपण बोलत आहोत विनय पाटील सरांशी आणि खूप छान असं एक इन्स्पिरेशन जर म्हणलं तर सर्व शेतकऱ्यांसाठी आहे की म्हणजे इतक्या हायर एज्युकेशनमध्ये असूनसुद्धा त्यांनी जी आपली जी शेती आहे त्याच्याबद्दलही त्यांनी खूप काही गोष्टी सांगितल्या ऑर्गॅनिक शेती आणि ऑर्गॅनिक शेती करूनही त्यांना त्याच्यामधला जो अनुभव आहे तो खूप छान प्रकारे समजला परंतु मला असं वाटतं सर एज्युकेशनमध्ये जे मेन तुमचा जो रोल आहे तो कसा होता म्हणजे त्याबद्दलही कारण एक अशा पोस्टवर तुम्ही होता आणि या सगळ्या गोष्टी तर तुम्ही बी आर एस घेऊन ही ऑर्गॅनिक शेतीही केली त्याच्यातही तुम्हाला एक्सपिरियन्स आहे पण सर तोही एक्सपिरियन्स आणि तोही प्रवास आम्हाला सर्वांना ऐकायला खूप आवडेल मी एकोणीसशे पंच्याऐंशी साली इंजिनियर झालो अच्छा त्याच्यानंतर मी म्हटलं तसं दोन मोठ्या कंपन्यांमध्ये काम करायला मिळालं एक बजाज ऑटो आणि दुसरी फोर्स मार्शल प्रायव्हेट लिमिटेड तिथे माझे सर्व करिअर हे मॅन्युफॅक्चरिंग फील्डमध्ये अच्छा मी माझ्याकडे साधारण ऐंशी लोक रिपोर्टिंग असायचे आणि दिलेलं जे आउटपुट आहे ते करून घेणे हे काम असायचं या निमित्ताने मला देशी परदेशी पण फिरायला मिळालं कंपनीसाठी वेगवेगळे इक्विपमेंट किंवा आपण सी एन सी मशीन्स खरेदी करण्यासाठी मलेशिया सिंगापूर जपान चायना या देशांमध्ये जायला मिळालं तिथली संस्कृती आणि तिथली टेक्नॉलॉजी ही शिकायला मिळाली तिकडनं आम्ही वेगवेगळी मशीन्स आणून फौज मार्शलमध्ये कार्यान्वित केली लोकांना त्याच्याबद्दल ट्रेनिंग दिलं आणि वीस पंचवीस वर्षापूर्वीची फौज मार्शल आणि आजची फौज मार्शल याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे जगातली सर्वोत्कृष्ट मशीन्स आम्ही कंपनीमध्ये आणलेली आहेत वेगवेगळे इंजिनियर्स त्याच्यावर आम्ही ट्रेन केलेले आहेत अगदी साध्या मशीन्सपासून ते रोबोटिक्सपर्यंत सगळ्या यंत्रणा फौज मार्शलमध्ये आज काम करत आहेत त्याच्यामध्ये मला काम करायला मिळालं आणि खारीचा वाटा आहे याच्याबद्दल मला अभिमान वाटतो अरे मग नक्कीच तुमच्या खारीचा वाटा आज सर्वांना त्याचा अनुभव होतही असेल आणि तुमच्या हाताकडून इतके सगळे मुलं आज इंजिनियर आहेत मेकॅनिकल इंजिनियर शिकले आणि खूप छान वाटलं सर तुमच्याशी गप्पा मारताना परंतु जाता जाता जितके काही स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी तुम्ही काय मेसेज देऊ शकता साधा मेसेज आहे की there are no shortcuts right कुठलीही गोष्ट शॉर्टकटनी होत नाही आपल्याला ते तात्पुरतं समाधान मिळतं पण ते खूप कमी काळ टिकतं बऱ्याच वेळा तुम्हाला एखाद्या गोष्टीच्या आपण म्हणू की सर्वोच्च याच्यापर्यंत जायचं असेल तर त्याच्यासाठी एफर्ट्स घ्यायला लागतात त्या क्षेत्रातले वेगवेगळे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यांच्याबरोबर काम करायला लागतं त्यांच्याकडनं शिकायला लागतं आणि आत्ता जो खूप आपण म्हणतो की फास्ट चेंजेसचा जमाना आहे त्याच्यामध्ये फोकस टिकवणं हे खूप आवश्यक आहे आत्ताच्या मुलांना हे खूप अवघड झालेलं आहे म्हणजे पण जर आपल्याला काही ध्येय ठरवून त्याप्रमाणे अचीव करायचं असेल तर फोकस खूप महत्वाचा आहे आणि त्या दिशेने अहोरात्र झटणंही महत्वाचं आहे एका दिवसात एका रात्रीत काही मिळत नाही हो नक्कीच मेहनतीचं फळ तसंही खूप गोड असतं आणि मेहनती केलीच पाहिजे खूप छान मॅसेज आज सर्व श्रोत्यांपर्यंत पोहोचला आहे आणि मनापासून धन्यवाद सर तुम्ही तुमचा थोडासा वेळ काढून इतका अमूल्य वेळ तुम्ही आमच्या रेडिओसाठी दिला त्यासाठी पुन्हा एकदा मी तुमचं मनापासून धन्यवाद करते माझेही मनापासून तुम्हाला धन्यवाद तुम्ही मला ही संधी दिलीत आणि आपल्या कम्युनिटीमध्ये विचार शेअर करायला मला संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद नक्की श्रोते हो, आपण अशीच जसं मी तुम्हाला पहिलंच म्हटलं होतं की अशा आपण अनेक व्यक्तिमत्वांसोबत बोलणार आहोत J S P M group of इन्स्टिट्यूटमध्ये आज राजश्री शाहू कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये आज जो खूप छान असा प्रोग्राम चालला आहे आणि या प्रोग्राममध्ये जितके काही गेस्ट आहेत त्यांच्याशी आपण आज गप्पा मारत आहोत आणि हा कार्यक्रम असा चालू राहणार आहे परंतु तुम्ही ऐकत राहा रेडिओ पुणेरी आवाज एकशे सात पॉईंट आठ एफ एम आनंदी राहा आनंद लुटा आपण ऐकत आहात radio Puneri Awaaz one zero seven point eight F M खुश राहू खुशिया वाटू